हरे कुंडली कवरदा हरिविठ्ठल पार्वतीपते हर हर महादेव सीताकान्तस्मरण जय जय राम हरये नमः हरये नमः हरये नमः श्री शुकाचार्य महाराज की जय श्री वृंदावन चंद्र की जय जय जय भगवत्तम प्रभो नारायण वासुदेव श्री हरे आपल्या अंबरीश अंबरीश राजाच्या कथानकाला सुरुवात झालेली होती हा राजा महान भग भगवत भक्त त्याचं साधन द्वादशीचं व्रत आहे आणि त्याच्या उद्यापनाच्या दिवशी दुर्वास मुनी त्याच्याकडे आलेले मोठा आनंद झाला तपस्वी ब्राह्मण उद्यापनाला आज आपल्याला मिळाला म्हणून त्यानं विनंती केली की मुनिवर्य आज माझ्या व्रताची पारण आहे उद्यापन करायचंय तेव्हा आपण माझ्याबरोबर भोजनाला यावं दुर्वास म्हणतात राजा काय हरकत नाही म्हणाले येतो फक्त एवढं की माझं थोडंसं अन्निक राहिलेलं आहे तेवढं करतो आणि येतो जाताना त्यानं सांगितलं की मुनिवर्य व्रताचं उद्यापन आहे पारणा ठरलेल्या वेळी होणं आवश्यक आहे तेव्हा कृपया उशीर करू नये सांगितलं त्यानं बरं का राजा काही काळजी करू नकोस असा गेलो की असा आलो म्हणाले बस आणि काय गेले ते तिकडच तिकडं वेळ टळून जायचा प्रसंग यायला लागला राजा मनाशी विचार करतोय वेळ टळून गेली पारणं न होता तर व्रत म्हणतोय पारणा करावी तशीच तर ब्राह्मणाला जेवायला बोलवलं आणि त्याला बरोबर न घेता आपण जेवायचं म्हणजे अपमान होतो ब्राह्मणाचा काय करावं त्यानं सत्पुरुषांना विचारलं त्याने मार्ग सांगितला म्हणाले मार्ग असा आहे त्याला भगवंताच्या पदकमलाचं तीर्थ घ्यायचं पारणा झाली असं म्हणायचं आणि जेवायचं नाही त्याला पटलं ते विष्णुपादोदकंती तीर्थं जठरे धरयाम्यहम बस त्यानं तीर्थ घेतलं पारणा झाली असं समजला जेवला नाही वाट पाहत थांबलेला आहे बरं का आणि थोड्या वेळानं आली की दुर्वास ऋषी आणि तपश्चर्याच्या ती अंतर्ज्ञान प्राप्त झालेलं राजानं आपल्याला बरोबर न घेता पारणा केली राग आला महाराज राग आला आणि त्याला शासन करावं म्हणून जटा उपटली आणि हपटली त्यातनं एक कृत्या निर्माण केली आणि कृत्या त्याला जाळायसाठी त्याच्या अंगावर सोडलेली परीक्षित राजा हात जोडून तस्साच उभा आहे बरं का तुकाराम महाराज म्हणाले पडता जडभारी दासे आठवावा हरी मग तो होऊन देशीण आड घाली सुदर्शन आणि अक्षरशः सुदर्शन भगवंताने आड घातलं सुदर्शनाला सांगितलं म्हणाले ते पारिपत्य कर द्या कृत्येचं या सुदर्शनानं ती कृत्या गिळून केली लाल भडक झालं महाराज आणि ते दुर्वासांच्या मागे लागलं दुर्वास पळत हो, हो पळता भोई थोरी थोडी झाली माग दुर् चक्र लागलेला आहे ब्रह्मलोकाला गेले ब्रह्मदेवानं म्हणतात वाचवा तिथं नकार मिळाला भगवान शंकरांच्याकडे गेले तिथं नकार मिळाला भगवान विष्णूंच्याकडे गेले भगवंता अहो हे सुदर्शन चक्र तुमचा आवरा म्हणाले भगवान म्हणतात अवघड आहे अवघड आहे हे दुर्वास ऋषी म्हणतात अहो देवा तुमचंच चक्र आहे ना अवघड कसलं तेव्हा विष्णूने उत्तर दिलं म्हणाले चक्र माझं आहे मान्य आहे म्हणाले परंतु मी माझा नाही आहे म्हटले हा हा अहम भक्त पराधीन बस तुम्हाला जर दुर्वासा तुमचे प्राण वाचवायचे असले तर त्या अंबरीशाचे दोन पाय धरा केवढा नामुष्कीचा प्रसंग विचार करा बरं का अंबरीष राजाला शासन करण्यासाठी म्हणून प्रवृत्त झालेले हे दुर्वास ऋषी आता स्वतःची चामडी बचावायची यासाठी त्याच्या पाया पडायची वेळ आली पण करतात काय आता तिथनं जे निघाले थेट ते अंबरीष राजाकडे आले दुर्वास ऋषी तिथून निघून गेले सुदर्श सुदर्शन चक्र मागं लागलं म्हणून ते परत येईतोपर्यंत म्हणे एक वर्ष लोटलेलं होतं परंतु हा अंबरीश राजा जागचा हल्ला नव्हता आत्ता येतील मग येतील वाट पाहत थांबला तर म्हणे ते आले आले आले धावत धावत त्याच्या पायावर लोटांगण घातलं राजन चुकलो म्हणाले बस चुकलो अंबरीश राजा असं म्हटला नाही आता कशी जिरली <laughs> असं म्हटलं नाही बरं का <laughs> त्यानं सुदर्शन चक्राला प्रार्थना केली मागं सरकण्यासाठी विनंती केली पण ते इतकं संतप्त झालेलं होतं ते काय ऐकायला तयार नाही ते तसंच पुढे यायला लागलं तेव्हा अंबरीश राजानं आपली पुण्याही पणाला लावली आहे तो म्हणतो की इह जन्मनी मी जर काही श्रीहरीची भक्ती केली असेल तर तू माग सरकशील आणि हे शब्द त्याच्या तोंडातनं बाहेर पडले आणि सुदर्शन चक्र माग सरकलं लक्षात घ्या दुर्वास ऋषी म्हणतात अहो अनंतदासाना महत्व दृष्टमध्यमे आज मला कळलं की भगवत भक्तांचं हृदय किती मोठं असतं कृतागशे कृतागसो राजन मंगलानेच मी येसे खरं म्हणजे राजा मी तुझा अपराध केलेला असताना सुद्धा तू माझ्या कल्याणाचीच चिंता केलीस मला आज कळलं भगवत भक्तांचं मन किती मोठं असतं म्हणून अशा तऱ्हेचा हा कथाभाग सांगितलेला आहे यानंतर भागवतकारांनी इक्ष्वाकूचा वंश सांगितलेला आहे हा इक्ष्वाकू त्याच्या वंशामध्ये निरनाळे राजे झाले पुरंजय झाला मांधाता झाला हरिश्चंद्र झाला सगर झाला याच वंशामध्ये प्रभू रामचंद्रांनी अवतार धारण केलेला आहे महाराज भागवतकारांनी नवमस्कंधाच्या दहा आणि अकराव्या अध्यायामध्ये रामचरित्र थोडक्यात का होईना खरं म्हणजे असं आहे की श्रीमद भागवत हा ग्रंथ भगवान श्रीकृष्ण प्रभूंचं चरित्र वर्णन करण्यासाठी आहे परंतु रामचरित्र टाळून पुढे जाऊ शकत नाही ते मग निदान स्थलकालाचा विचार करून दोन अध्यायामध्ये त्यांनी रामचरित्र सांगितलेलं आहे तसं बघायला गेलं तर चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रवेश तर अहो किती वर्णन करावं भरायचं परंतु स्थळ काळाचं असं आहे कमी करायचं म्हटलं तर कितीही कमी करता येतं बरोबर आहे की नाही एका श्लोकात रामायण सांगता येतं की नाही ह येतच की एक भटजी होते शेजारी गेले काकू जरा ताक आहे का म्हणाले एक वाटीवर ताक पाहिजे देते म्हटल्या देते म्हटल्या द्या म्हटले ताळ वाटी त्यांनी पुढे केली जरा थांबा म्हटल्या ताक दिन म्हणाल्या पण तुम्ही त्यासाठी मला त्याच्या बदल्यात सबंध रामायण सांगायला पाहिजे आरोच्या एक वाटीवर ताक देणार आणि अख रामायण भटजी म्हणाले सांगतो राम रामतपोवनाधिगमनं हत्वा मृगं काञ्चनं वैदेही हरणं सुग्रीव सुग्रीवसम्भाषणं वाली निर्दलनं समुद्रतरणं पश्चात पश्चात् रावणकुम्भकर्णहनम् एतद्धि रामायणं द्या म्हटले ताक झालं की रामायण <laughs> याला ताकापुरत रामायण म्हणतात बरं का <laughs> ताकापुरत रामायण असे ना थोडक्यात काय आहे रामचरित्राची महती खरंच आगाध आहे जे जे मोठे मोठे कवी होऊन गेले आपल्याला सांगतो त्यांना रामचरित्र गायल्याशिवाय आपलं काव्य पूर्ण झालं असं वाटलं नाही लक्षात घ्या खरं म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये रामचंद्रांचं चरित्र वर्णन करण्याचा काय संदर्भ तरी आहे का सांगा हा पण रामशस्त्र महम एवढा उल्लेख पकडला आणि अवतार कार्य म्हणून का होईना थोडक्यामध्ये वर्णन केलंय या धर्माचे काही वारे आपण धनुष्य होऊन दुसरे विजय मोहरे विजय लक्ष्मी मोहरे केले तरी ती पाठी उभे ठाकून सुवेळी प्रतापे लंकेश्वराची सिसाळी गगनी उदय म्हणत या हस्तबळी दिधली देता दिधली भूता जेणे देवांचा मानुगी वसेला धर्मासी जीर्णोद्धारू केला सूर्यवंशी उदयला सूर्य जो का तो हातीयेर परजित आतू तो रामचंद्र मी जानकी कांतू बस थोडक्यामध्ये अवतार कार्य का होईना परंतु वर्णन केलेलं आहे महाराज समर्थ तर काय रामचंद्रांचं अवतार कार्य वर्णन करताना तल्लीन होऊन गेलेत महाराज बस अजिंक्य रजनी चरम वाजले देवकाराग्रही घातले म्हणून वैकुंठा होनी पातले देव सोडवाव्या देव मात्र जा जावला म्हणून काही पक्षी पावला भुवन कंटक निर्दाळीला दशमुख शत्रू अरे जी त्रैलोक्य जिंकले त्यास मर्कटा हाती मारविले विले दाशर्थीने देवांचे बंध सोडविले देव स्वस्थ आणि स्थापिले प्राणी मात्र आनंद विले रामराजे समर्थ तल्लीन होऊन गेलेत महाराज रामचंद्रांचं अवतार कार्य वर्णन करताना आपण हे चरित्र या ठिकाणी पाहणार आहोत कथा शंकराची कथा कार्तिकाची कथा चंडिकेची कथा मोरयाची कथा देव इंद्रादि ब्रह्मादिकांची समस्तामध्ये श्रेष्ठ या राघवाची जय जय रघुवीर समर्थ आपण रामचरित्र पाहताना रामचंद्रांच्या अवतार कार्याला जिथून सुरुवात झालेली आहे तिथून पाहणार आहोत लक्षात घ्या भागवतकारांनी तसंच वर्णन केलेलं आहे विश्वामित्र ऋषी दशरथ राजाकडे आलेले आहेत आणि म्हणतात अरे राजान म्हणाले अरे ही तुझी दोन मुलं मला दे रे त्याने हात जोडले मुनिवर कशासाठी पाहिजेत अरे म्हणाले मी यज्ञकर्माला प्रारंभ केला की हे सगळे राक्षस लोक येतात आणि माझ्या यज्ञकर्माचा विध्वंस करतात तेव्हा या राक्षसांच्या पारिपत्यासाठी जरा मला दोन मुलं दे वय वय वर्षे पाच बरं का रामचंद्र वय वर्षे पाच मला ही दोन मुलं दे दशरथ राजा पेचात पडलेत काय करावं मनाशी विचारायला हो पाच वर्षाची मुलं एवढे प्रचंड राक्षस त्यांचं पारिपत्य काय करणार दशरथानं ठोक नाही आहे त्यांनी हात जोडले विश्वामित्रांना आणि काय म्हणतात ठोक आहे का पयन मी देईन वंश सार पयन मी देईन वंश सार नया वया माझी भला जना दे न या माझी भला जना दे तुम्ही म्हणाल कसला श्लोक म्हटला हो तुम्ही एक एक ओळ दोन दोनदा म्हटली आणि श्लोक हा अर्थ सांगतो म्हणजे लक्षात येईल न मी देईन वंश सर हे महर्षे विश्वामित्र म्हणे अहो आपल्या शब्दासाठी मी काय करणार नाही सांगा मी आपल्याला नमस्कार करून सांगतो आपण जर म्हणाल तर सारा वंश दोन मुलांचंच काय घेऊन बसला सारा वंश आपल्या स्वाधीन करायला तयार आहे पय नमी देईन वंश सर प म्हणजे पण या न मी दे बर का ही जी दोन मुलं आहेत ना <laughs> यानं तेवढं देणार नाही का तर म्हणाले ही मुलं म्हणजे इन वंश सार ही इन वंशाचं सार असणारी मुलं आहेत इन याचा अर्थ सूर्य सूर्यवंशाची सार सारभूत असणारी ही दोन मुलं राम आणि लक्ष्मण यांना तेवढी देणार नाही का हो न या वया माझी भला जना रे या वया माझी म्हणजे मी म्हातारा झालेला असताना आताही मला मुलं झालेली आहेत या वयामध्ये भला म्हणजे शहाणा मनुष्य कोणता शाळा मनुष्य अशी मुलं दिलो न या वया माझी भला जना दे आणि म्हणून न या वया म्हणजे माझ्या तोंडातनं नकार यायला जीभ लाज ना दे <laughs> वसिष्ठ मुनी ऐकतायत बरं का सगळे हे दशरथाला म्हणाले अरे कोण मागतंय म्हणाले विश्वामित्र मुनी मागतायत दोन मुलं खुशाल देऊन टाक म्हणाले त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही तुझी मुलं धनुर्वेद संपन्न होतील म्हणाले दे त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून दशरथ राजानं ही दोन मुलं रामचंद्र रामचंद्र आणि लक्ष्मण विश्वामित्रांच्या स्वाधीन केलेले आहेत त्या दोन मुलांना घेऊन विश्वामित्र यज्ञभूमीकडे निघालेले आहेत महाराज असा अरण्यातनं मार्गक्रमण करत असताना ती आली की हो त्राटिका तर आली जशी अंगावर आली तसं रामचंद्रांचा हात सहजपणानं मागच्या भात्याकडे गेला बरं का बाणाला हात लावला परंतु तवर लक्षात आलं अरे बैच्या अंगावर आपण कसा हात टाकायचा म्हणून हात काढला बाजूला खाली घेतला विश्वामित्र मागायत म्हणतात रामचंद्रा अरे थांबू नकोस ठोक म्हणाले रामचंद्राने भात्यातनं बाण काढला धनुष्याला लावला ओढवला महाराज त्राटी त्राटिका ती गतप्राण झालेली आहे दोन मुलांना घेऊन रामचंद्र यज्ञभूमीवर आलेले आहेत बरं का विश्वामित्र यज्ञभूमीवर आलेले आहेत सगळी सिद्धता केलेली आहे यज्ञकर्माची आणि यज्ञाला प्रारंभ झाला राम आणि लक्ष्मण हातामध्ये धनुष्य बाण घेऊन राक्षसांच्या पारिपत्यासाठी सज्ज उभे राहिलेले महाराज जसं ते यज्ञकुंड धडाडलं आणि ज्वाळा वर आल्या तसा धू धूर वरती गेलेला दिसला वरती धूर गेला म्हटल्यावर या राक्षसाने ओळखलं काय यज्ञकर्म सुरू झालंय म्हणून आणि ते आले किंवा वर्ण रामचंद्र होते मारीच आणि सुबाहू दोघ जण आलेले होते राक्षसांचं सैन्य घेऊन मारायचं झालं त्या रामचंद्राने त्या सुबाहूला मारला जे तो आधी गतप्राणच झाला एक बाणामध्ये खास त्या मारीच्याला एक दिला टिप्पेरा तर तो तिथनं उडला ते थेट समुद्रात जाऊन पडला आता हे दोन म्होरके यांची ही वाट लागली म्हटल्यावर बाकीचे कशाला थांबतात गेले पळून मारायचे आणि यज्ञ यथासांग पार पडलेला आहे विश्वामित्रांना आनंद झाला महाराज इतक्यामध्ये विश्वामित्रांच्याकडं जनकराजाकडनं सीतेच्या स्वयंवराची पत्रिका येऊन पडलेली होती महाराज आणि त्यात तळटीप लिहिलेली होती काय की पण असं आहे की माझ्याकडं असणाऱ्या शिवधनुष्याला जो वीर प्रत्यंच्या लावेल त्याला माझी कन्या माळ घालणार आहे व्यास विश्वामित्र मनाशी विचार करतायत म्हणाले दोघं म्हणजे क्षत्रियाचे बच्चे आहेत सारी अस्त्र आणि शस्त्र त्यांच्या नजरेखालनं जाणं आवश्यक आहे तेव्हा यांना घेऊन जाऊया असा विचार केला आणि रामलक्ष्मणांना घेऊन मिथिला नगरीकडे निघालेले आहेत वाटेमध्ये गौतम ऋषींचा आश्रम आणि त्यामध्ये त्या आश्रमात रामचंद्रांच्या पदस्पर्शानं अहिल्याचा उद्धार झाला समर्थाने उल्लेख केलेला महाराज अहिल्या शळा रागवे मुक्त केली पदी लागता दिव्य होऊन गेली जया वर्णिता शिणली वेदवाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी जय जय रघुवीर समर्थ मिथिला नगरीमध्ये आलेले आहेत तो स्वयंवराचा मंडप सजवलेला महाराज त्यामध्ये बसायची व्यवस्था केलेली होती सगळे निमंत्रित जे होते त्यांची यासाठी आसनं घातलेली होती ऋषीवर्य जे बोलवलेले होते त्यांची आसनं घातलेली होती जे राजे आणि राजकुमार त्या स्वयंवरासाठी येणार त्यांच्यासाठी सुवर्णाची सिंहासनं होती आणि एका बाजूला असं जनकराजांचं सुवर्ण सिंहासन आहे महाराज सगळे लोक त्या ठिकाणी आलेले होते विश्वामित्र आले आणि ऋषीवर यांच्या समुदायामध्ये आपल्या आसनावर जाऊन बसलेले राम आणि लक्ष्मण हे त्यांच्या पायाशी बसलेले <clears throat> सगळ्या राजे राजकुमार राजकुमार आलेले ते आपापल्या सिंहासनावर बसलेले आहेत जनक राजा आले आपल्या सिंहासनावर बसले बाजूला त्यांच्या डाव्या बाजूला ती सीता हातामध्ये वरमाला घेऊन आहे वरमाला घेऊन आणि जनक राजाने पण जाहीर केला मध्ये त्या त्या सभामंडपामध्ये मध्ये भला मोठा चौथारा आणि त्याच्यावरती शिवधनुष्य ठेवलेलं होतं केवढं प्रचंड शिवधनुष्य होतं आपल्याला सांगतो त्याने जाहीर असं केलं म्हणाले ह्या शिवधनुष्याला जो प्रत्यंच्या लावेल त्याला माझी कन्या माळ घालणार आहे ते शिवधनुष्य इतकं प्रचंड होतं म्हणे शंकरांच्या तीनशे गणांना ते जागचं हालत नसे एवढं प्रचंड होतं परंतु ही सीता लहानपणी म्हणे ते शिवधनुष्य लहान पोरं पायामध्ये ते चिपाड घालून घोडाघोडा करतात का नाही तसं हे शिवधनुष्य दोन पायात घेऊन घोडाघोडा करायचे म्हणून कुणी सांगितलं तर जनकाला अरे हिला जो वीर पती म्हणून निवडशील ना तो असा असू दे की जो ह्या शिवधनुष्याला प्रत्यंचा लागेल आणि म्हणून त्याने हा पण जाहीर केलेला होता मी आपल्याला सांगतो ते प्रचंड शिवधनुष्य बघितलं आणि स्वयंवरासाठी आलेले राजे राजकुमार जे होते जागच्या जागी थिजले प्रत्यंच्या लावण्यासाठी उठावं धाडस होईना कुणाचं महाराज जनकराजांनी पण तर जाहीर केलेलं आहे दहा मिनिटं झाली पंधरा मिनिटं झाली वीस मिनिटं झाली कोण जागचं उठायला तयार नाही महाराज जनक राजा अस्वस्थ झालेत आणि उठून म्हणतात काय ठोक आहे का अरे म्हणाली ही पृथ्वी काय आज इतकी निर्वीर्य झाली या शिवधनुष्याला प्रत्यंचा लावणारा असा एकही वीर नाही कुणी उठायला तयार नाही मी आपल्याला सांगतो तो रावण आला का रावण जनक राजाने असं म्हटलं म्हटल्यावर तो उठला की हो उठला आणि निघाला की त्या शिवधनुष्याकडं एवढं ते धूड बघितलं त्या सीतेनं छाती दडबली तिची डोळे मिटतेय जगदंबेची प्रार्थना करते जगदंबे कृपा कर आणि ह्याला हे शिवधनुष्य हलणार सुद्धा नाही एवढं कर म्हणाले हा रावण आला त्याला आपल्या सामर्थ्याचा तसा अहंकारही होता आणि अहंकार असण्याजोगं सामर्थ्यही होतो हो, तसंच आहे हा अक्षरशः कैलास पर्वत गदा गदा गदा गदा गदा त्यानं हलवला आता एवढा प्रचंड सामर्थ्याचा हा रावण आला त्याला असं वाटलं की हे शिवधनुष्य आपण लिहिलं या त्याला प्रत्यंच्या चढू म्हणून त्यानं एक हात असा घातला आणि ते उचलायचा प्रयत्न केला हल्लं नाही महाराज जागच एका हातानं हल्लं नाही म्हटल्यावर दुसरा हात लावला पुन्हा उचलायला गेला हल्लं नाही तिसरा हात लावला हल्लं नाही चौथा हात लावला हल्लं नाही तुम्ही म्हणणार आता असे वीस हात तुम्ही सांगणार का ओळीनं <laughs> हो त्याला वीस हात होते ना आणि घडलं तसंच सांगतो शेवटी त्याला वीसच्या वीस हात लावून ते उभं करावं लागलं त्यानं ते कसं बस उभं केलं त्याला वाटलं की टाळ्या पडतील बरं का काय टाळ्या पडायचं कारण नव्हतं का उभं करणं असा काय पण नव्हता त्याला प्रत्यंचा लावायची होती कुणी आपल्याला टाळ्या वाजवलेल्या म्हटल्यावर त्यानं केलं काय तर आपली आपल्याला शाबासकी घ्यायचं त्यानं ठरवलं आणि केलं काय एकोणीस हाताने ते शिवधनुष्य असं धरलं बरं का एकोणीस हाताने आणि एक हात फक्त रिकामा केला आणि तो हात असा माग घेऊन आपली आपल्याला शाबासकी घेतोय शब्द शब अव काही एवढ्यात बॅलन्स केला की हो होय आणि हा रावण उत्ताना आणि त्याच्या छाताडावरती शिवधनुष्य पडलं महाराज छाती दडपून गेली महाराज श्वास घ्यायली ना बरगड्या बिरगड्या म्हणजे प्लॅस्टर घातल्यावर कसं होत असेल बघा वरण दडपलं हालायला ना श्वास घ्यायला ना अस्वस्थ झालेला आहे बरं दुसरं रावणाची ही तरा तर दुसरं येऊन उचलणार कोण होती शिवधनुष्य कोणाचं धाडच होईना आणि हा रावण तर ओरडायला लागलाय अरे कोणीतरी काढा चाप मरतो कुणीतरी काढा चाप चाप म्हणजे शिव हे धनुष्य कुणीतरी काढा चाप मरतो कुणीतरी काढा चाप आशा वधूची नाही रे जनका मलाच कशाला मरायली इथं <laughs> आशा वधूची नाही रे जनका सीता बहीण तू बाप मरतो कुणीतरी काळाच्या कुणाच उठायचं धाडस होईना विश्वामित्रांच्या पायाशी प्रभू रामचंद्र बसलेले आहेत बाहूस्फरण पावायला लागलेत महाराज एकदा विश्वामित्रांच्या चेहऱ्याकडे रामचंद्र बघतायत एकदा त्या रावणाकडे बघतायत एकदा विश्वामित्रांच्या चेहऱ्याकडे बघतायत होय गुरुजींनी आज्ञा दिल्याशिवाय जागा सोडायची नाही महाराज लक्षात घ्या हा अस्वस्थ झालेले आहेत त्यांची ही अस्वस्थता विश्वामित्रांनी ओळखली आणि नजरेनंच खून केली उठ म्हणाले रामचंद्र उठ रामचंद्र उठले विश्वामित्रांच्या पायाला हात लावून नमस्कार केला महाराज ऋषी समुदायातनं बाहेर आलेले आहेत आणि शिवधनुष्याकडे निघाले सगळे राजे राजकुमार जे आलेले होते ना त्यांच्या समोर थिरोधात पावलं टाकत सगळ्या विश्वाला तणवत लेखणारा दृष्टिक्षेप आहे महाराज लक्षात घ्या कोल्ह्यांच्या समुदायातनं ज्याप्रमाणे वनराज सिंह निर्भयपणानं शांतपणानं धीम्या गतीनं जातो तसे रामचंद्र निघालेत महाराज आले जसे रामचंद्र पुढे शिवधनुष्याकडे जातायत हे बघितलं सीतेनं त्यावेळेला तिनं पुन्हा डोळे मिटले आणि जगदंबेची प्रार्थना केली पण तिची आता प्रार्थना बदलली आहे बरं का ती म्हणती जगदंबे कृपा कर आणि हा कोण कोळा राजकुमार दिसतोय त्याला हे काम लिहिलं या जमेल असं कर म्हणती बस रामचंद्र तिथं आले आणि ते असं रावण पडलेला एका बाजूला ते दुसरं धनुष्याचं टोक टेकलेलं आणि असं छाताडावर ते धनुष्याचं दुसरं टोक रामचंद्र आले डाव्या पायाने असं वर्ण दाबलं तुम्हाला सांगतो टणकन तरफ कशी येतीवर टणकन असं शिवधनुष्य आलं एका हाताने पकडलं महाराज आणि आपल्याला सांगतो प्रत्यंच्या लावण्यासाठी वाकवलं प्रत्यंच्या लावायची म्हणजे काय सांगतो पूर्वी धनुष्य जी असायची ती आपण हल्ली चित्रात बघतो ना तशी असायची नाहीत चित्रात कसं असतं ती अशी काठी वाकवलेली असते आणि त्याला एक दोरी बांधलेली असते अशी दोरी कायम बांधून ठेवायची नाही धनुष्याला पूर्वीची पद्धत अशी का तर कायम जर दोरी बांधून ठेवली तर ती जी काय काठी आहे तिची स्थितस्था स्थितीस्थापतेची ताकद कमी होती हा आणि त्यामुळं हल्ली आपण चाबूक बघतो का नाही एका बाजूला दोरी फक्त बांधलेली असती तसं पूर्वीचं धनुष्य असायचं ज्या वेळेला वापरायचं असेल त्यावेळेला ते फक्त वाकवायचं आणि त्याला ती दोरी बांधायची आणि मग ते सज्ज करायचं अशी पूर्वीची पद्धत तसं रामचंद्राने ते असं खाली टेकवलं खाली टेकलेलं होतं ते प्रत्यंच्या लावण्यासाठी म्हणजे ती दोरी अशी त्याला गुंडाळ्यासाठी अशी काठीत दाबून वाकवली दोरी गुंडाळ्यासाठी म्हणून पण असं जसं वाकवली तसे त्याचे दोन तुकडे झाले महाराज काडगण आवाज झाला टाळ्यांचा कडकडाट महाराज बस सीतेनं आपल्या हातातले स्वयंवर माला प्रभू रामचंद्रांच्या गळ्यामध्ये घातलेली आहे अयोध्येला निरोप पाठवून सारं वराड बोलवून घेतलेला आहे बरं का आणि मग रामचंद्रांचा आणि सीतेचा विवाह संपन्न झालेला आहे कुणीतरी त्या सीतेला सांगितलं म्हणे अगं सारं त्रैलोक्य प्रभू रामचंद्राच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करत तू जरा डोकं ठेवून नमस्कार कर की तसा ती म्हणाली छे छे मी मुळीच करणार नाही म्हणाली का ठोक आहे का तिनं जे कारण सांगितलं ते मोठं काव्यमय कारण आहे मी सांगतो आपल्याला ती काय म्हणाली ठोक आहे का रामाचे पद लागता जडशिळा झाली त्वरे कामिनी गौतम ऋषींच्या आश्रमात हा प्रकार घडलेलाच होता हो ही म्हणते प्रभू रामचंद्रांचा चरण स्पर्श झाल्यानंतर काळ्या कुट्ट दगडाची एक सौंदर्यवती स्त्री झाली असं मी ऐकले म्हणाली रामाचे पद लागता जडशिळा झाली त्वरे कामिनी यासाठी म्हणजे म्हणून यासाठी न नमी रघुत्तम पदी मी तिथं मी कारण का तर म्हणाली भाळी नाही म्हणे मी तिथं डोकं का ठेवत नाही जरा ऐका म्हणाली काय आहे माझ्या पित्यानं मला मस्तकावर धारण करण्यासाठी जे अलंकार दिलेले आहेत ना त्यामध्ये हिरे माणकं पाचू रत्न सगळी जडवलेली आहेत आता ती त्रैराशिक घाला म्हणती रामचंद्राचा पदस्पर्श झाल्यानंतर काळ्या कुट्ट दगडाची जर एक सौंदर्यवती नारी बनत असेल तर रत्नांच्या काय होतील हो आणि बरं काय एक आहे का काय अनेक रत्न जडवलेली आहेत यासाठी न नमी रघुत्तम पदी करण भाळी सुरत्ने मणी रत्नांच्या युवती सुरम्य सवती होतील माते तदा आणि रामाची बहु अप्रिती मजवरी होईल गे सर्वदा ही म्हणती कोणती शहाणी मुलगी आपल्या हातानं आपल्या पायावर धोंडा पाडून घेईल असो कवीने रामचंद्रांचं चरित्र इतक्या तर तऱ्हेनं वर्णन केले आपल्याला सांगतो बस असं नंतर हे सगळं वराड आता अयोध्येला निघालेलं आहे बरं का हे जसं वराड पुढे गेलं तसं बातमी आली की काय परशुराम समोर न येत आहेत महाराज सगळे लोक घाबरलेले आहेत समोर परशुराम आले म्हटल्यानंतर रामचंद्राने समोर जाऊन नम्रपणानं नमस्कार केलेला आहे त्यांना रामचंद्राने शिवधनुष्य मोडल्याचा राग आलेला होता त्यांना रामचंद्रांना त्यांनी बोलायला सुरुवात केली काय म्हणाले ठाऊक आहे का परम अधम तू रे क्षत्रिया माजी रामा परम अधम तू रे क्षत्रिया माजी रामा परशुराम रामचंद्रांना असं म्हणतायत म्हटल्यावर रामचंद्रांनी नम्रपणानं हात जोडून सांगितलं बरोबर आहे म्हणाले मी क्षत्रियामधला अधम आहे मान्य आहे म्हणाले फक्त म्हणाले भृगुपती तव शस्त्रे सांगती कर्म आपण ब्राह्मण कुलातले ना आणि तुमची शस्त्र आपलं ब्रह्मकर्म काय ते सांगतायतच म्हणाले भृगुपती तव शस्त्रे सांगती ब्रह्मकर्म असं म्हटल्यावर परशुराम आणखी जरा छिडले हो आणि मग त्याने सरळ सरळ म्हणलं अनुचितकृत नष्टा अनुचितकृत नष्टा मारिली नार झुंजी कोण अटिकेला मारलं ना बायकांच्या अंगावर हात टाकतात पुरुषाने अनुचितकृत नष्टा मारिली नार झुंजी रामचंद्रांनी सांगितलं बरोबर आहे म्हणाले मी मारलं त्राटिकेला पण ती त्राटिका माझी आई नव्हती म्हटली <laughs> शिव शिव परी नो हे त्राटिका माय माझी परशुरामा आपण आपल्या प्रत्यक्ष आईचा वध केलेला होता सगळं वराड अयोध्येला आलंय महाराज दशरथ राजांनी जनमताचा कानोसा घेतला आणि रामचंद्राला राज्याभिषेक करायचं ठरवलं व्यास राज्याभिषेकाचा दिवस ठरला आणि आदले दिवशी रात्री कैकईनं ते दोर दोन वर मागून घेतले एक वरानं ज्येष्ठासी धाडावे दुरी दिगंतरा न ये समाचारा त्याचा आम्हा रामचंद्राला पहिल्या वरानं चौदा वर्ष वनवास आणि दुसऱ्या वरानं माझ्या भरताला राज्यावर बसवा <coughs> तिनं मागितलेले वर हे दशरथाने दिलेला शब्द होते त्यासाठी मागितलेले होते म्हणून <coughs> दशरथाने शब्द दिलाय म्हणून ही प्रत्यक्ष पित्याची आज्ञा आहे असं समजून रामचंद्राने वनवासाला जायचं ठरवलं तुलसीदासजींनी प्रभू रामचंद्रांचे दोन फोटो काढलेले एक आदल्या दिवशी संध्याकाळचा फोटो आहे बरं का उद्या म्हणजे अजून वर मागितलेले नाही आहेत हा त्यावेळेला उद्या रामचंद्रांना राज्याभिषेक व्हायचा त्यावेळेचा एक फोटो आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आज चौदा वर्ष वनवासाला जायचं राज्यावर न बसता त्यावेळेचा ही फोटो काढलेला आहे आणि त्या दोन फोटोमध्ये काहीही फरक नाही अवस्थित प्रज्ञवृत्तीचा परमात्मा प्रसन्नता या न गताभिषेकत तथा न ममले वनवास दुःखत रामचंद्रांच्या बरोबर लक्ष्मण आणि सीता यांनीही मनाला जायचं ठरवलेलं आहे झालं गंगा पार करून जायचं महाराज तिथे गेले रामचंद्र त्या गंगेच्या पलीकडे जायसाठी नावेत बसायला निघाले तर तो नावाडी लांबना ओरडायला लागला थांबा थांबा थांबा म्हणाला नावेत बसू नका म्हणाला का म्हणाले नाही मी असं ऐकलंय म्हणाले की आपले चरणाची पद धुली पद धुली लागल्यानंतर दगडाची नारी झाली म्हणून ऐकलं त्या नावेची जर नारी झाली तर काय करू म्हणाला म्हणजे अडचणी दोन आहेत आधी घरात एक बायको आहे ती पोचता पोचता पंचायती आहे हे नावेचं उपजीविकेचं साधन असून आणि ह्या नावेची जर एक नारी झाली तर तिला पोसायचं कसं आणि उपजीविकेचं साधन केलं पुन्हा त्यांना येऊन रामचंद्रांच्या पायाची पूजा केलेली आहे चरण धुतलेली आहेत आदरपूर्वक नावेमध्ये बसवलेलं आहे आणि गंगेच्या पलीकडे नेलेलं आहे व्यास रामचंद्र उतरले आणि म्हणाले काय द्यायचं म्हणजे नावेतनं पलीकडे आणल्याबद्दल आपल्यासारखं रिक्षा ठरवून बसले नव्हते ते किती घेणार बोल हा त्याने सांगितलं चे म्हणाले <laughs> काहीही द्यायचं नाही काही द्यायचं नाही असं कसं होईल म्हणाले नाही द्यायचं का द्यायचं नाही तर म्हणाले देवा तुमचा आणि आमचा धंदा एक आहे हा तुमचा आणि आमचा धंदा एक आहे फरक आहे थोडा नाही असं नाही मग काय आहे म्हणाले तर असं आहे धंदा एक म्हणजे असं की तुम्ही लोकांना भवसागराच्या पलीकडे नेता आम्ही गंगासागराच्या पलीकडे नेतो एवढंच म्हणाले फरक काही नाही या दोघांच्या मग ज्यांचा धंदा एक आहे ते लोक एकमेकाकडनं पैसे घेतात का हो समजा एक डॉक्टर दुसऱ्याकडे गेला जरा तपासायला दाखवायला तब्येत दाखवायला तर तो फी घेत नाही त्याची केस पेपर करून मग आज या तसा प्रकार काही नाही द्यायचं रामचंद्रांचा वनवास सुरू झालेला आहे महाराज आणि मग फिरता फिरता फिरता दंडकारण्यामध्ये आलेले आहेत पंचवटीला त्या ठिकाणी ती शूर्पणखा आली की हो शूर्पणखा आली लक्ष्मणाने तिचे नाक आणि कान छेदून तिला हाकलून लावली ती गेली रावणाकडं आणि त्याला जाऊन सांगायला लागली बघ म्हणाली तू इथं विलासात लोळत पडलाय तुझा शत्रू दंड करण्यात आलाय बघ म्हणाली रावणाच्या मनातही तो अपमान डाचत होता त्यावेळेचा स्वयंवराच्या वेळेचा त्यानं मारीच्याला बोलवलं आणि म्हणाला सुवर्णमृगाचं रूप घे आणि जा तिथं त्या आश्रमाभोवती घुटमळायचं हे जगावेगळं हरिण बघेल सीता बघितल्यानंतर रामचंद्राजवळ हट्ट धरेल हे मला हरिण पाहिजे म्हणून तू त्या रामचंद्राला असं गुलवत गुलवत गुलवत लांब द्यायचं आणि मी तिथं येणार भिक्षेकऱ्याच्या वेशामध्ये आणि सीतेला पळवून आणणार तो शहाणा होता तो म्हणाला रावणा त्याने झटका एकदा खाल्ला होता विश्वामित्रांच्या यज्ञरक्षणाच्या वेळेला रामचंद्रांच्याकडनं त्याने एक झटका खाल्लेला होता तो म्हणतो रावणा तू शहाणा असलास तर रामचंद्राच्या वाटेला जाऊ नकोस पण ऐकायला तयार नाही हा मग काय सुवर्ण मृगाचं रूप घेतलं त्यानं आणि त्या होती रामचंद्रांच्या पंचवटीला तिथं घुटमळायला लागला सीतेनं बघितलं आणि रामचंद्रांच्या जवळ हट्ट धरला म्हणाले मज आणून द्या हो <laughs> अयोध्या आता झालं हातामध्ये धनुष्यबाण घेतलं शक्यतो जिवंत पकडायचं असा विचार केला त्या मारिच्यानं पुढे जायला सुरुवात केली पळतोय पळतोय जरा जवळ येतोय जरा जरा लांब जातोय जरा जवळ येतोय जरा लांब जातोय असं करत करत रामचंद्रानं दूरवर नेलं लक्ष्मणानं इथं ठेवलेलं होतं पंचवटीमध्ये आश्रमात रामचंद्र एकटेच गेलेले आहेत परंतु हा काय आपल्या तावडीत सापडत नाही आहे हरिण असं बघून रामचंद्राने त्याला बाण मारला बाण जसा त्याच्या छातीत घुसला तसं त्यानं मायावीपणानं रामचंद्रांचा आवाज काढून हाक मारली हे सीते हे लक्ष्मणा धाव म्हणून हे शब्द जसे सीतेच्या कानावर आले तसं तिनं लक्ष्मणाला विनंती केली म्हणाली भाऊजी तुम्ही जावा आधी यांच्यावर काहीतरी संकट आलेले दिसते लक्ष्मण सांगतायत वहिनी साहेब काही काळजी करू नका प्रभू रामचंद्रांच्यावर संकट येणं कालत्रही शक्य नाही परंतु तिला काही ते पटलं नाही तिनं आग्रह केला आणि त्यामुळं लक्ष्मणांना जाणं भाग पडलं जाताना म्हणे त्याने त्या आश्रमाच्या भोवती एक रेग मारली आणि सांगितलं की वहिनी या रेषेच्या बाहेर जाऊ नका लक्ष्मण तिकडे गेलेले आहेत आणि हा रावण भिक्षेकऱ्याच्या वेशामध्ये आला आणि भिक्षा मागितली ओम भवती भिक्षांदेही त्याला भिक्षा घालण्यासाठी म्हणून सीता बाहेर आली आणि ती रेषेच्या बाहेर गेली नाही ती परंतु तिनं हातातनं जे काय आणलं तर ते त्याच्या झोळीत घालण्यासाठी म्हणून असा हात केला तेवढा हात रेषेच्या बाहेर गेला म्हटल्यावर तेवढाच हात धरून त्यानं सीतेला बाहेर ओढली खांद्यावर टाकली आणि आकाश मार्गानं लंकेकडे निघाला महाराज झालं रामचंद्रांची लक्ष्मणाची गाठ पडली आहे ते परत आले दोघ जण येऊन बघतायत तोवर आश्रमात सीता नाही शोधाशोध सुरुवात झाली इकडं बघ तिकडं बघ तिकडं बघ सीता सापडत नाही असं दिसल्यानंतर रामचंद्राने शोक करायला सुरुवात केली आणि रामचंद्रांनी केलेला शोक कवीने असा वर्णन केलेला आहे अक्षरशः दगडाला पाझर फुटेल असा शोक केला रामचंद्राने कैलासावर प्रभू रामचंद्रांचं चिंतन करत भगवान शंकर बसलेले आहेत आणि भवानी म्हणते त्यांना अहो तुम्ही त्या रामाचं सारखं चिंतन काय करता हो म्हणाली सारखं त्याचंच ध्यान काय करताय अहो एक यशकश्चित मनुष्य तो आपली बायको दुसऱ्यानं कुणीतरी पळवली म्हणून रडत बसलाय आणि तुम्ही त्याचं कसलं ध्यान करताय भगवान शंकर सांगतात अगं तसं नाही आहे नाटकाचं जसं कथानक असेल तसा अभिनय करावा लागतो त्याला काही इलाज नाही आहे छे कसला अभिनय आलाय म्हणाली मी आत्ता फसवते बघा म्हणाली आत्ता फसवते बघा म्हणाली आणि तिने केलं काय सीतेचा वेश धारण केला आणि रामचंद्र असे एका शिलाखंडावर बसलेले आहेत शेजारी असलेल्या लताकुंजाच्या पलीकडे ती आली आणि आपली चाहूल दिली मुद्दाम रामचंद्र शिलाखंडावर बसलेले आहेत मागच्या बाजूला लक्ष्मण उभे आहेत तिनं चाहूल दिली लक्ष्मणाने बघितलं वैनी वैनी म्हटल्यानंतर रामचंद्राने लक्ष्मण म्हणतायत की दादा अहो वैनी आल्या वहिनी आल्या एकदा सांगितलं दोनदा सांगितलं तीनदा सांगितलं रामचंद्रांनी मान देखील वर केली नाही रामचंद्र वर बघायला तयार नाहीत म्हटल्यानंतर ती लताकुंजाच्या पलीकडनं ती अशी समोर येऊन उभी राहिली रामचंद्रांच्या आणि लक्ष्मण म्हणतायत दादा अहो बघा तुमच्या समोर वहिनी उभ्या आहेत जरा वर मान करून बघा तरी रामचंद्राने वर मान केली हात जोडले आणि विचारलं म्हणाले भगवान शंकर नाही का आले खलास गर्व जिरला महाराज लक्षात घ्या भवानीनं हा काही प्रयोग जो काय केला ना त्याचा परिणाम काय झाला ठाऊक आहे का तिचं दाम्पत्य सौख्य त्या क्षणापासून असं झालं का झालं तर भगवान शंकराने तिला सीतेच्या वेशात पाहिली ती आणि म्हणून तिला पुन्हा भगवान शंकरांची प्राप्ती करून घेण्यासाठी पार्वतीचा पुन्हा जन्म घ्यावा लागला असो पुन्हा शोधाशोध सुरू झालेली आहे सुग्रीवाची गाठ पडलेली आहे सुग्रीवादी वीर बसलेले असताना झालं काय सीतेला रावण ज्या वेळेला आकाशमार्गाने घेऊन चालला होता त्यावेळेला आपला निदान माग तरी कळावा यासाठी तिनं आपल्या अंगावर असलेले अलंकार खाली ज्यावेळेला हे वानर दिसले त्यावेळेला तिथं टाकले ते निदान काहीतरी खूण कळेल म्हणून ते त्यांना काय कळलं नाही त्याने ते दागिने ठेवलेले होते रामचंद्रांची गाठ पडलेली आहे विषय सगळा काय आहे तो कळला सुग्रीवानं ते दागिने आणले आणि रामचंद्रांच्या हातात दिलेले तो म्हणतो हे बघा बघा हे दागिनेच आहेत का परवा एक चार दिवसाखाली एका बैला असं कोणतरी घेऊन जाताना आम्ही बघितलं आणि तिने हे दागिने टाकलेले आहेत रामचंद्राने दागिने हातात घेतले आणि बघतायत आणि लक्ष्मणाला विचारतात अरे हे केयूर हे कुंडल हे वगैरे हे सगळे दागिने जे आहेत हे सीतेचेच आहेत का रे लक्ष्मणाने काय दिलं उत्तर ठाऊक आहे का तो म्हणाला नाहंजा नामी केयूरे नाहंजा नामी कुंडले नुपुरे तो भी जानाने जानामी नित्यम पादाभिवंदना मला हा केयूर आणि कुंडल जे काय आहेत ना हे काय वहिनींचे आहेत का नाही हे सांगता येणार नाही परंतु हे पायातले पैंजण जे आहेत ना ते मात्र खात्रीनं वहिनींचे आहेत कशावर ना हो मी रोज त्यांच्या पायावर येऊन डोकं ठेवून सकाळी नमस्कार करतो ना त्यामुळं माझ्या परिचयाचे झालेले आहेत ते भारतीय संस्कृती कशी आहे बघा चौदा वर्षामध्ये या पठ्यानं सीथेचं मुखावलोकन केलेलं नव्हतं लक्षात घ्या सुग्रीवाने आपली सारी वानरसेना पाठवलेली होती सीतेचा शोध घेण्यासाठी आणि रयाने बातमी आणली काय की लंकेमध्ये अशोकवनामध्ये सीतेला ठेवलेलं आहे लंकेवर स्वारी करायचं ठरलं वाटेमध्ये समुद्र आडवा आहे रामचंद्राने समुद्र वाट देतोय का आपल्याला याची वाट बघितली तो देत नाही वाट म्हटल्यानंतर संतप्त झालेले आहेत महाराज आणि धनुष्याला बाण लावून म्हणाले आठवण टाकतो सारा समुद्र साक्षात समुद्र मनुष्य रूपानं बाहेर आलेला आहे त्यानं भगवंताला प्रभू रामचंद्रांना नमस्कार केला आणि विनंती केली म्हणाले मलाही काही मर्यादा आहेत आपल्याला वाट देण्यास आपण जर हा म्हणजे मला आटवून टाकलं हे पाणी तर जलचरांची स्थिती शोचनीय होईल म्हणाले आम्हाला पलीकडे जायचंय म्हणाला वरनं सेतू बांधा मी धारण करतो म्हणाला बॅस आणि त्याप्रमाणे सेतुबंधनाचं काम सुरू झालेलं आहे सेतुबंधनाचं काम झालं आणि लंकेवर स्वारी केलेली आहे युद्धाला सुरुवात झाली रोज रोज रोज रावणाकडचे एक एक एक एक नामवंत वीर सगळे धराशाही व्हायला लागले महाराज आज कोणाला पाठव प्रश्न पडला कुंभकर्णाला उठवला अवेळी उठवला हो त्याला हो त्यानं वर मागितला आता काय की सहा महिने झोप आणि एक दिवस जागृती दसरा टू पाडवा पाडवा टू दसरा हो असं म्हणजे एकदा पाडव्याला जेवायचं आणि झोपायचं ते दसऱ्याला उठायचं पुन्हा जेवायचं पुन्हा झोपायचं ते पाडव्याला उठायचं याला अवेळी उठवला महाराज आला रणांगणावर तो आला तो आला चुटक्या वाजवतच आला जांभया देतच आला रामचंद्र म्हणतायत अरे याला अवेळी उठवलेला दिसतोय म्हणाले तेव्हा म्हणाले एक बाण मारला त्याला आणि चिरनिद्राम प्रवेशित कायमचा झोपवला बस आता दुसरं तिसरं कोणी राहिलं नाही आज प्रत्यक्ष रावण रणांगणावर आलेला आहे रामचंद्राने त्याच्या वक्षस्थळाचा वेध घेतला आणि त्याला धाडगण कोसळला रावण रणांगणावर बस विभीषणाला त्याचं और्धोदय और्धोदयही करायला सांगितलं सगळं विभीषणाची लंकेच्या राज्यावर स्थापना केली आणि त्या अशोकवनातनं सीतेला घेतलं आणि पुष्पक विमानामध्ये बसून झपाट्यानं अयोध्येकडे निघालेले आहेत महाराज लक्षात घ्या झपाट्यानं काय निघाले तर प्रसंग असा घडला होता ज्यावेळेला रामचंद्र वनामध्ये होते त्यावेळेला भरत त्यांना परत अयोध्येला नेण्यासाठी आलेला होता परंतु रामचंद्राने सांगितलं चौदा वर्ष झाल्याशिवाय पुन्हा अयोध्येला येणं नाही मग त्यावेळेला जाताना तो पादुका घेऊन गेला होता आणि त्यानं सांगितलं तर जाताना की दादा चौदा वर्ष संपलेल्या दुसऱ्या दिवशी आपण जर अयोध्येत नसाल तर ह्या कुडीमध्ये प्राण राहणार नाहीत बस आणि म्हणून रामचंद्र झपाट्याने निघालेले आहेत महाराज अयोध्येजवळ आलेले आहेत भरताची आणि रामचंद्रांची भेट झालेली आहे मोठा आनंद झाला कडकडून आलिंगन दिलं महाराज लक्षात घ्या भरत तोपर्यंत रामचंद्रांची भेट होई तोपर्यंत अयोध्येमध्ये राहत नव्हता अयोध्येच्या बाहेर नंदीग्रामामध्ये मुनिवृत्तीनं राहत होता रामचंद्रांच्या पादुका सिंहासनावर अयोध्येच्या सिंहासनावर ठेवून केवळ विश्वस्त म्हणून राज्यकारभार बघत होता चौदा वर्ष मुनिवृत्तीनं केवळ यवांना गोमूत्रात शिजवून खात होता लक्षात घ्या रामचंद्रांची आणि भरताची भेट झाली आहे मोठा आनंदी आनंद झालेला आहे आणि यानंतर मग रामचंद्रांना राज्याभिषेक झालेला आहे आणि रामराज्याला सुरुवात झाली आहे महाराज झाले रामराज्य काय उणे आम्हासी धरणी धरी पिके गाई ओळल्या म्हशी राम वेळो वेळा आम्ही गाऊ ये दळिता कांडिता जीविता गेवाई स्वप्नीचेही दुःख कोणी न देखे डोळा याला रामराज्य म्हणतात बरं का असो रामचंद्रांचा राज्यकारभार सुरू झालेला आहे आपल्या राज्यातल्या बातम्या आपल्याला कळाव्यात यासाठी रामचंद्राने हेर फेरलेले होते आणि एक दिवस एक हेर येऊन सांगायला लागला काय ते एक परीट म्हणाला असं म्हणत होता काय माझी बायको दुसऱ्याच्या घरात बरेच दिवस राहिलेली आहे तेव्हा तिला माझ्या घरात आता परत घ्यायला मी काय स्त्री लंपट राम आहे काय असं तो म्हणत होता रामचंद्राने सीतेचा आत्यंतिक त्याग करायचं ठरवलेलं आहे काय आहे त्याचं कारण असं की अयोध्येच्या सिंहासनावर बसणारा जो कोणी असेल तो त्याच्याकडं कोणाला बोट दाखवता येता का नये यासाठी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करायचं ठरवलं त्यांनी का राजाचं कर्तव्य पार पाडण्यासाठी म्हणून सीतेचा अत्यंतिक त्याग करायचं ठरवलं आणि हे काम लक्ष्मणाकडे सोपवलेलं आहे त्यावेळेला सीता गर्भवती होती आणि लक्ष्मण सीतेला सांगतायत म्हणाले वहिनी आज आपण वनश्री बघायला जाणार आहोत वनश्री बघायला चौदा वर्ष वनवासामध्ये फिरल्या कारणानं तिला वनश्री बघायची आवड उत्पन्न झालेली होती सीतेला रथामध्ये घेतलेला आहे गंगेच्या पलीकडे रथ गेलेला आहे आणि त्यावेळेला तिथं उतरल्यानंतर लक्ष्मणाने सांगितलं की म्हणाले वहिनी दादानी तुमचा आत्यंतिक त्याग केला आहे बस वीज कोसळावी त्याप्रमाणे बेशुद्ध पडली महाराज लक्ष्मणानं पाणी आणलं भरा भरा भरा भरा चेहऱ्यावर शिंपडलेलं आहे सावध केली तिला ती म्हणते अरे मी बेशुद्ध होते तेच बरं होतं मला कशासाठी तू सावध केलंस म्हणाली बर म्हणाली आता असू दे तू परत जा पण जाऊन माझा एक निरोप प्रभूंना सांग म्हणाले काय रामचंद्रा तुम्ही माझा पत्नी या नात्यानं जरी त्याग केला असला तरी सुद्धा तुम्ही माझा प्रजाजन या नात्यानं त्याग करू शकत नाही कारण आपण पृथ्वीपती आहात आणि मी पृथ्वी सोडून तर कुठं जाऊ शकत नाही रामचंद्राने सीतेचा त्याग केल्यानंतर तेरा हजार वर्षपर्यंत यज्ञकर्म केलेला आहे महाराज त्यासाठी दुसरी स्त्री केली नाही बरं का लक्षात घ्या त्यावेळेचा काळ खरं म्हणजे काय असा नव्हता दुसरी कुणी मुलगी रामचंद्रांना दिली नसती असा प्रकार नव्हता खुद्द दशरथ राजाला सातशे स्त्रिया होत्या तरी रामचंद्राने ठरवलं होतं महाराज एक पत्नी एक वचनी एक वाणी ब्रीद आहे महाराज समर्थ वर्णन करतात म्हणाले भजा जनी पाहता राम एकू करी बाण एकू मुखी शब्द एकू क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू धरा जानकी नायकाचा विवेकू जय जय रघुवीर समर्थ भागवतकार वर्णन करतात शेवटी प्रभू रामचंद्रानी दंडकारण्यामध्ये अनवाणी फिरत असल्या कारणानं अनेक काटे बोचलेली आपली सुकुमार पावलं आपल्या भक्तजनांच्या हृदयामध्ये स्थापन केली आणि हा प्रभू निजधामाला गेला बस भागवतकरांनी या ठिकाणी रामचंद्र संपवलेला आहे यानंतर सूर्यवंशामध्ये झालेले आणखी काही राजे सांगितलेले आहेत यानंतर सोमवंश सांगायला सुरुवात केलेली आहे सोमवंशामध्ये ययाती झाला ययातीचा मुलगा पुरु शुकाचार्य म्हणतात राजा मी तुला परीक्षित राजाला तू या वंशात जन्मलास तो पूर्ववंश सांगतो म्हणून तुला या वंशामध्ये दुष्यंत झाला त्याचा मुलगा भरत याच वंशामध्ये रंतीदेव नावाचा राजा झाला हा रंतीदेव इतका थोर मनाचा होता त्याच्या दारातनं अतिथी कधी विनमुख गेलाच नाही देवानी देवाने याची सत्वपरीक्षा बघायचं ठरवलं होतं ह्यानं सर्वस्वाचं दान करून टाकलेलं होतं ज्याच्याजवळ खायला काही नव्हतं वर्णन असं केलं इथं अठ्ठेचाळीस दिवस पर्यंत याला रणजीदेवाला उपास घडलेला आहे बरं का काही खायला नाही अशी परिस्थिती एकोणपन्नासाव्या दिवशी कुणीतरी काहीतरी थोडासा शिधा आणून दिला तो आता तो आणि त्याचे घरचे कुटुंबीय खायला बसणार इतक्यामध्ये देवाने निरनिराळ्या रूपानं येऊन त्याची सत्वपरीक्षा बघितली परंतु त्याचं सत्वहरण झालं नाही देव प्रसन्न झालेले माग म्हणाले काय मागायचं ते तर त्याने एवढंच मागितलं दुसरं तिसरं काही नाही म्हणाला कामये दुःख तप्तानाम आर्तानाम आरतीनाशनम बस असा हा थोर मनाचा याच वंशामध्ये दिवोदास झाला वृक्ष झाला दिवोदासाच्या वंशामध्ये द्रौपदी झाली वृक्षाच्या वंशामध्ये धृतराष्ट्र आणि पंडू झाले धृतराष्ट्राचे ते कौरव आणि पंडूचे ते पांडव शुकाचार्य परीक्षित राजाला सांगतायत लक्षात घ्या पंडूचे ते पांडव आणि ह्या पांडवांच्या पैकी अर्जुनाला सुभद्रेपासून झालेला मुलगा अभिमन्यू हा तुझा पिता होय इथपर्यंत सगळी ती वंशावळ आणून भिडवलेली आहे महाराज यानंतर मग यदुवंश सांगायला सुरुवात केली यदुवंशामध्ये शिवरसेन झाला त्याचा मुलगा दशरथ आणि ह्या दशरथाच्या उद वसुदेव याच्या <laughs> उदरी साक्षात परब्रह्म पूर्णांशानं कृष्णरूपानं अवतरलं महाराज यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे धर्मजात आघवे युगायुगी म्या रक्षावे ऐसा ओघुहा स्वभावे आद्य असे म्हणून मी अजत्व परते ठेवी अव्यक्तपणही नाठवी जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मुहा ते वेळी आपुल्याचे नि कैवारे मी साकार होऊन अवतरे अज्ञानाचे अंधारे गिळो निघाली अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी सज्जना करवी गुढी सुखाची उभवी दैत्यांची कुळे नाशी साधूंचा मानू गिवशी धर्माची आणि नीतीची केली शेज भरी मी अविवेकाची काजळी फेडून विवेकदीप उजळी तै योगी आप हे दिवाळी निरंतर सत्सुखे विश्व कोण दे धर्मची जगी नांदे भक्ता निघती दे सात्विकाची पापाचा अचळू फिटे पुण्याची पहाट फुटे जै मूर्ती माझी प्रगटे पंडुकवरा ज्ञानेश्वर महाराज भगवंताचा अवतार कार्य वर्णन करतात शुकाचार्य म्हणतात परीक्षित राजाला म्हणाले हा परमात्मा या ठिकाणी अवतीर्ण झाला कारागृहामध्ये याचा जन्म झाला हा नंतर गोकुळात गेला त्यानं त्यावेळेला गोकुळात असताना अनेक दैत्य मारले कंसाचा वध केला त्यानंतर सोळा हजार एकशे आठ स्त्रियांच्याशी संसार केला त्यानं अर्जुनाला भारतीय युद्धामध्ये जय मिळवून दिला आणि शेवटी उद्धवाला आत्मज्ञानाचा उपदेश करून निजधामाला गेला थोडक्यात कृष्णचरित्र बरं का नवमस्कंधाच्या शेवटी सांगितलेला आहे महाराज नवमस्कंध संपलेला आहे महाराज आणि आता आपला कथाभाग काल्याच्या आख्यानापर्यंत जाणार आहे बरं का लक्षात घ्या आता विश्रांती मध्ये नाही आहे <laughs> असो दशमस्कंधाला सुरुवात आहे महाराज राजा विचारतोय मुनिवर्य कथित वंश विस्तारू आता जेवणातला पहिला भात झालेला आहे मधला भात झालेला आहे मसाले भात झालेला आहे आता मेनू रसमलाई आहे बघा नुसती कथितो वंशविस्तारो भवता सोमसूर्ययो राज्ञाञ्चोभयवंश्यानां चरितं परमाद्भुतं यदोश्च धर्मशीलस्य नितरां मुनिसत्तम तत्रांशयनावतीर्णस्य विष्णोर्वीर्याणि शंसना तो म्हणतो मुनिवर्य आता भगवंतानं केलेल्या लीला त्याचं सगळं चरित्र मला सविस्तर सांगा म्हणतो मी अन्नपाण्याचा त्याग करून जरी इथं बसलो असलो ना तरी आपल्या मुखातून हे जे अमृत बाहेर पडते ते ऐकून मला आता अन्नपाण्याची सुद्धा शुद्ध राहिलेली नाही म्हणतो बस आणि शुकाचार्यांनी सांगायला सुरुवात केली महाराज भूमिर्द्रप्त नृप व्याज दैत्याने कशतायुतही आक्रांत भूरिभारेण ब्रह्माणं शरणं ययौ पापी जे अभक्त दैत्य जे माजले धरणीसी झाले ओझे त्यांचे असं म्हणतात की वर्णाश्रम धर्म पालन करण्यासाठी ही राजसत्ता निर्माण झाली असं म्हणतात परंतु केव्हा केव्हा कुंपण शेत खायला लागतं तसला प्रकार झाला हे सगळे राजे लोक उन्मत्त झालेले आहेत धरणीला हा काय भार सहन होईना आणि शेवटी या भूमातेनं गुरूप धारण करून ब्रह्मदेवाकडे तक्रार केलेली आहे ती म्हणते हे हा भार काय सहन होत नाही ब्रह्मदेवानं सगळ्या देवांचं शिष्टमंडळ केलं आणि भगवंताकडे गाराड नेलंय महाराज क्षीरसागरावर सगळे देव गेलेले आहेत आणि भगवंताला विनंती करतात तत्र गत्वा जगन्नाथन देवदेव वृषा कपिम पुरुषम सूक्तेन उपतस्थे समाहित जयपूर्ण भक्त कामा अभय द्या आम्हा दानवगण दुस्सह्य म्हणून आजी आलो धामा अभय द्या आम्हा त्रिभुवन दुःखद दैत्यनाशकर वंदन पद पद्मा अभय द्या आम्हा जयपूर्ण भक्त कामा अभय द्या आम्हा जाऊन हाका महाराज सुरुवात केल्या महाराज औ वासुदेव ऋषिकेश